पांघराने सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का तुझे हातावर टॅटू माझे नावाचं काढशील का सांग लव मॅरेज माझ्याशी करशील

दिवाना तुझा मी यार तुझा आशिक जाई गई पाहून आता तुझी कातूर दिल घायल जाईलय सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का सांग लाव मॅरेज माझ्याशी करशील का सांग लाव